एकदा मांडी घालून आबा सावडीत लिहित बसले म्हणजे तासन तास त्यांची नजर कधी इकडे तिकडे व्हायची नाही मान उचलून वर बघायचे नाहीत विसाव्यासाठी कधी थांबायचे नाहीत टाकसारखा कुरू कुरू चालायचा शंभर नंबरी सुतागत अक्षर अगदी बारीक आणि वळणदार निघायचं कधी शब्द खालीवर व्हायचा नाही अक्षर कधी लहान मोठं दिसायचं नाही कागदावर कधी शाईचा ठिपका पडायचा नाही आबा चावडीत लिहित बसले होते पण पाठ वाकून खाली घातलेली त्यांची मान वरचे वर वर होत होती मधून लिहिणं सोडून ते तक्क्याला पाठ टेकून विसावा घेत होते मान वळून बाहेर बघत होते अक्षर यावं तसं वळणदार येत नव्हतं रेखा वर खाली होत होत्या मध्येच शाई ठिपकत होती आणि नको ते अक्षर कागदावर उमटत होतं खाडा खोड करून ते पुन्हा लिहित होते वरचेवर लेखणी थांबत होती आणि मध्येच मान उचलून ते बाहेर पाहत होते बाहेर पटांगणा पलीकडे अगदी गावाच्या टोकाला शेवटच्या घरापलीकडून दिसणाऱ्या आभाळाकडे मावळतीच्या बाजूला कल्लेला दिवस खाली उतरत होता खाली खाली अगदी टेकायला आला होता कलंडला होता तो लाल गोळा डोळ्याने बघितला आणि बसल्या जागी आबा सपापले लिहिणं थांबवलं टाक बाजूला ठेवला पुन्हा एक वार मान बाजूला करून त्याने मावळतीकडे बघितलं दिवस बुडायला आला होता आबाने उपरणं झटकलं कसे कसेबसे कागद आवरले घाईने ते रुमालात गुंडाळले बाहेर बघतच त्याने रुमालाला गाठी मारल्या आणि दोन्ही हाताने डेस्कवर रेटा देऊन ते उठून उभे राहिले आबा उठले तसा अगटीजवळ बसला धुंडीबा तराळ अंग सावरून बसला आणि मान वर करून आबांच्याकडे बघत राहिला त्याच्या शेजारी भिंतीला पाठ लावून आणि दोन्ही पाय पसरून दत्तू नाईक बसला होता हातात जाड काचेचा एक तुकडा घेऊन नव्या वेळूची तो काठी तासत बसला होता दिवसभर काठी तासत बसण्याचा त्याचा उद्योग चालू होता आबांची चाहू लागताच तो सावध झाला हातातलं काम सोडून तोही बघत राहिला आबा घराकडे निघालेले बघून त्याला जरा नवल वाटलं दिवस बुडून चावडीत दिवा बत्ती लागल्याशिवाय ते कधीही उठत नव्हते का घाईनं निघाले कळत नव्हतं आबा जवळ आले आणि तासायला हातात घेतलेली काठी खाली ठेवून तो उभा राहिला सहज म्हणाला का आज घाई हम्म असा नुसता हुंकार देऊन आबा पुढे गेलं चार पावलं टाकून ते चावडी पुढच्या पटांगणात आले त्यांची नजर आपसुक मावळतीकडे गेली लाल भडक गोळा पोटात शिरला होता निम्मा आत बुडाला होता निम्मा वर राहिला होता बरोबर मधनं चिरून दोन खापी कराव्यात तसा वरचा भाग दिसत होता कोणीतरी कापून ठेवल्यासारखा एक भकल गिळून टाकलं होतं आणि एक भकल तेवढं शाबूत राहिलं होतं हबानी मान वळवून मागे बघितलं आणि दत्तू नायकांकडे बघून ते म्हणाले काय करतोय दत्तू काय नाही असं म्हणून दत्तू तोंडाकडे बघत राहिला आणि आबाने विचारलं येतोच घरापर्यंत जी असं म्हणून दत्तूनं हातातल्या काचेचा तुकडा घाईनं बाजूला ठेवला गडबडीनं पायात पायतान घातलं आणि कोपऱ्यात टेकून ठेवली काठी घेऊन तो बाहेर पडला तो पुढं झाला आणि आबाणी पाय उचलला आबा मुक्यानं चालले होते दत्तूही आपली काठी टेकत पुढं निघाला होता मध्येच आबाने विचारलं महाजू गोळी आज चावडीत दिसला नाही दत्तू थांबला आणि मान गोळून आबांच्याकडे बघत म्हणाला आज दिसला नाही म्हणायला चावडीत कवा असतोय पंत तो म्हणजे चावडीवर येतच नाही म्हणतोस तुम्ही असला म्हणजे दिवसाचं कवा तरी तोंड जाऊन जातोय की आणि रात्री रातच यायचं टाकलंय मग त्याची रात्रपाळी कोण करतं कोण करतय असा दत्तूनच उलट सवाल केला आणि आबा न बोलता चालू लागले चावडीतले संधी असे कधी मुजोर झाले नव्हते आबा न बोलता गप्प झाले मुक्यानच पाय उचलू लागले आणि त्यांच्या पा कानावर गोष्ट घालावी म्हणून नाईकच बोलला पंथ महाद्या चावडीत येत नाही पण गायकवाडच्या मळ्यावर असूया बघा आबांचं मन सरकलं चालता चालता ते एकाएकी थबकले एकवार नायकाच्या तोंडाकडे बघून त्यांनी उसासा टाकला आणि पुन्हा पुढे बघून ते चालू लागले मनातली चलबिचल त्यांना स्वस्थ राहू देईना न राहून त्याने विचारलं तिथं मळ्यात काय करतोय नायकानं सांगितलं नुसता चोवीस तास पडून असतोय त्यांच्या कण्याला ते कुत्र सोकावले हो नुसतं हं असं म्हणून आवाज चालू लागले आणि मागे वळून त्यांच्या तोंडाकडे बघत नाईक म्हणाला पंथ त्याला जरा झाडा की बघू ताकीद देऊन बघू असा तो मानायचा नाही चांगला कान धराय पाहिजे आणि असं म्हणून हळू आवाजात त्यानं सांगितलं पंथ त्याला आतनं फूस आहे बघा कुणाची फूस आहे हे आबाने विचारलं नाही स्पष्ट शब्दाने विचारण्याचा त्यांना धीरज झाला नाही मात्र ओळखायचं ते ओळखलं मनानं ताडलं बाहेर बोलून न दाखवता ते गप्प झाले आणि न विचारता नायकांनी सांगितलं गायकवाड्याच्या जोरावर तो उड्या मारायला लागला आहे हे कळूनही आबा काही बोलले नाही मूग गिळल्यागत ते गप्पच राहिले आणि हळू आवाजात नाईक म्हणाला कळवा की वर रिपोर्ट करा बसू द्या घरात राम मंदिर आलं आणि आबा थांबले मंदिराकडे तोंड करून ते उभे राहिले आणि थरथर त्या हाताने त्यांनी हात जोडले उभ्या उभ्या रामाला नमस्कार केला आणि ते आपल्या गल्लीकडे वळले पाय उचलण्यापूर्वी त्याने एक वार लांबवर नजर टाकली ती गल्ली एखाद्या डोंगरातल्या भुयारीसारखी दिसत होती अंगात कापरा भरल्यासारखा झाला आणि उचलत्या पावलाने ते नायकाबरोबर घरात आले चिमणी घरट्यात शिरावी तसे भरकन ते दारातनं आत गेले आणि गडबडनं जोता चढून कपगार जाजमावर बसून राहिले दम लागल्यासारखा झाला होता धाप लागून छाती वर खाली होत होती हुश्य करून त्याने ती तक्क्याला पाठ लावली आणि मागे रेलून ते वर आढ्यावर बघत राहिले आता अंगात पहिली ताकद राहिली नव्हती जरा झटक्यानं चालल्यावर दम लागत होता जोत्याच्या चार पायऱ्या चढताना पाय असे भरून आल्यागत आले एवढी शक्ती नाहीशी झाली ताकद अशी आत आत येऊ लागली तर कसं व्हायचं आबा असे बसून राहिले आणि दत्तू नायकी दोन पायावर खाली बसला हातातली काठी पायाजवळ आडवी ठेवून तो आबांच्याकडे बघत राहिला नीट निहाळून तो म्हणाला पंथ धनी गेल्यापासून तुम्ही लई ठकलासा एक सुस्कारा सोडून आबांनी डोक्याचा रुमाल काढला खांद्यावरच्या उपरण्यानं एकवार तोंडावरचा घाम पुसला आणि ओठावरची मिशी दातानं कुरतडत ते पुटपुटले आता असंच बघ असंच शेरा मारावा तसा नाईक बोलला बघता बघता इमारत आज आली की हो बंडीचे बंद सोडत बसल्या जागेवरूनच आबा बाहेर बघत राहिले दिवस माळून तिनी सांज झाली होती एकाएकी त्यांचं काळीच कात्रीत सापडल्यासारखं झालं कात्तर वेळ झाली आणि मनच उदास होऊन गेलं अंधारात बुडून गेल्यासारखं वाटू लागलं आतले आत कालवून गेलं आणि माझ घराकडे तोंड करून आपल्या मोठ्या मुलाच्या नावानं त्यांनी हाक मारली केशवा ए केशवा आले असा आवाज आला आणि पाठोपाठ लक्ष्मीबाई बाहेर आल्या जवळ येत त्याने विचारलं काही हवं का बाहेर बघतच आबा म्हणाले अजून दिवा लावला नाही हो लावते आता आणि असं म्हणून लगेच आत न जाता त्या तिथेच थबकून उभ्या राहिल्या नजर लावून आबांचा चेहरा निहाळू लागल्या त्यांचा चेहरा मोहरा बदललेला दिसत होता बाहेरनं आल्या आल्या तक्क्याला पाठ लावून ते बसून राहिले होते चित्त काही ठिकाणावर दिसत नव्हते संबंध रात्र डोळ्याला झोपही नव्हती रात्र तशीच जागून काढली काय होतंय काही कळत नव्हतं मेरा स्वभावच असा कधी मन उघडून कुणाशी घडाघडा बोलणं नाही सगळं आतल्या आत गिळत राहायचं आणि दुसऱ्यालाही गळायचं दुसऱ्याच्या जीवाला टोचणी माणसानं समजावं तरी काय कसली झुरणी लागली म्हणून समजावं का काय होतंय म्हणून समजावं लक्ष्मीबाईंनी धीर केला आणि पुढे होत नजरेला नजर देत त्यांनी विचारले आले आले असं का बसलाय काय होतंय का तुम्हाला डोळे मोठे करून आबा म्हणाले दिवा लावा म्हणून सांगितलं ना हो मग हो काय एका हातानं पदर पुढे ओढून त्या वळल्या काय डोक्यात घेतलंय काही कळत नाही असं स्वतःशीच पुटपुटत त्या आत गेल्या आबा असं न बोलता बसून राहिले आणि नायकाला हे अवघडल्यासारखं झालं खाली आडवी टाकलेली काठी त्याने उचलून हातात घेतली आणि हात दोन्ही हातात मुसळ धरावं तशी ती उभी धरून खाली बघत असं म्हणाला वाड्यावर गेलतासा का वा आज सकाळीच जाऊन आलो नजर उचलून तोंडाकडे बघत नाईक म्हणाला वाड्याकडे बघवत नाही म्हणून असा पार सगळी कळाच गेली या हम्म असं म्हणून आबाने एक सुस्कारा सोडला आणि बाहेर दरवाजाकडे बघत ते बसून राहिले तिन्ही सांज टळली होती आणि बाहेरचा अंधार घरात शिरत होता आबांना काही सुचत नव्हते डोळ्यापुढे नुसता काळोख दिसत होता त्यांची नजर त्यातच गुरपडून गेली होती काळोख पसरत चालला होता आणि आबा अस्वस्थ होऊन गेले होते एका लईत चटणी कंडावी तसा नाईक आपल्या हातातील काठी उगीच खाली आपटत राहिला भुईची परशी ठॉक ठॉक असा आवाज देत होती घरचं सार हजल्यासारखं वाटत होतं त्यानं सहज ताल धरला होता आणि आबांच्या डोक्यात घन पडत होते आबाने नजर वळून त्यांच्याकडे बघितलं ठोकात थांबला आणि नाईक म्हणाला पंथ दत्तकाचं एक गावात लई शिजायला लागलंय बाईंचा तरी काय भेट हाय ते काय करणार आपल्याला ते बी खरंच असं म्हणून नायकानं हातातल्या काठीचा पुन्हा ठोका सुरू केला आबानी नजर रोखून त्याच्याकडे बघितली आणि काठी आपटायचे थांबून तो बोलला काय गायकवाड लई जोरात आहेत म्हण हा असं ऐकतो आणि काय किरुणांना बी प्रयत्नात आहे म्हण आबा हे ऐकून घेऊन गप्पच राहिले नाईकही बोलायचा थांबला हातात उभी धरली काठी त्यानं पुन्हा भुईला आडवी टाकली आणि भुईची आडवी काठी दोन्ही हातात धरून हलकेच खाली आपटत तो पुटपुटला लोक काय बाय लई बोलायला लागल्यात आबा दचकले मान पुढं झकून त्याने विचारलं काय काय बोलतात काय हेच की दोन्ही घराणं जोरातच आहेत झना पण उडणार म्हणतात आत्ताच पुट्ट पडल्यागत नवर गावात पुन्हा मान मागे रेलून आबाणी तक्क्याला पाठ टेकून बसले आणि नाईक त्यांना सांगू लागला चलन जरा निराळ दिसा लागले पंत काय दोघाकडबी फरारी लोक मुक्कामाला येतात म्हण आता हे कसं कसं होणार म्हणायचं आबांचं काळीजच हल्लं भुईच्या फरशीवर काठीचा ठोका पडावा तसा त्यांच्या छातीत काळ काळजीचा ठोका पडू लागला काळे उडू लागलं आणि नायकाच्या बोलण्याकडे त्यांचं लक्ष लागेन असं झालं बसल्या बसल्या आबा आपल्या हातांची बोटं चाळवू लागले नजर भिरभुरू लागली तोंड गेल्यागत आबा गप्पच झाले बोलणं खुटल्यागत झालं तसा नाईक उठून उभा राहिला स्वतःशी बोलावं तसा फुटला काळूक पडलाय जीवून आणि चावडीवर जायचं हाय आबा भानावर आले जायच्या तयारीत उभ्या असल्या नायकाकडे बघून म्हणाले का निघालास होय जातो की रात्री चावडीवर कोण कोण असतं मी असतो तराळ हाय येताळा महार येतोय महाद्या कोळ्याची पाळी आहे पर त्याचा काय नेम नाही चुकून कवा तरी येतोय नाही तर नाहीच आबानी एक हात वर करून डोकं खाजवल्यासारखं केलं वरचा ओठ दातात धरून मिशी कुरतड लागत केली आणि बोटाने शेंडीला गुतापे घाली ते म्हणाले असं करतोस कसं आसपास जरा हवा बिघडली अरे ओढत नाईक बी बोलला वय जरा काय बाय ऐकाय यायला लागलंय म्हणूनच म्हणतो कोणीतरी रोज रात्री वस्तीला घरी आलं तर बरं होईल मग लावून देतो कुणाला तरी आबा म्हणाले कुणाला तरी नको तूच ये मीच येऊ म्हणता तसं करतो हां तसंच कर नाईक जागचा हल्ला आणि काठी आपटत बाहेर निघाला दरवाजातनं तो बाहेर पडला आणि आबाने पुन्हा एक वार आठवण देण्यासाठी म्हटलं उशीर लावू नको लवकर ये जेवतो ते तूच की आबांची नजर उघड्या दरवाज्यातनं बाहेरच्या गल्लीकडे गेली अंधार पडला होता त्या अंधाराकडे बघतच पुढं निघालेल्या नायकाला आबा म्हणाले का इथंच जेवण करतोस नग नग आता येतो की जेवण अंधार पडला म्हणून म्हणतोय कुठं जातोस या अंधारात काय करतोय अंधार असं म्हणून नाईक बाहेर पडला आणि सटक्यानं चालू लागला पावला गणिक त्याच्या हातातील काठी धोंड्यावर आपटू लागली रिंगी बसवल्या त्या काठीचा आवाज संबंध गल्लीभर निनाद होत होता तो आवाज ऐकत आबा थोडा वेळ तिथंच उभे राहिले माणूस भुयारात शिरून गडप व्हावा तसा नाईक दिसेनासा झाला काठी वाजायची बंद झाली आणि नुसतं एक भुयार तेवढं डोळ्यापुढं पसरलं दिसू लागलं थेट आबांच्या घरापासून ते राम मंदिराच्या कोपऱ्यापर्यंत नुसती एक गल्ली तेवढी डोळ्यांना दिसत होती अंधारात बुडून गेली होती ना माणूस ना कानूस कुणी येत नव्हतं कुणाचा आवाजही कानावर पडत नव्हता कसला वावर नसलेली वर्दळ नसलेली ती गल्ली रात्रीच्या अंधारात ओस पडल्यासारखी दिसत होती अजून अंधार गुडूप झाला नव्हता पायाखालचा रस्ता डोळ्यांना दिसत होता पण आबाना सगळीकडे काळोख पसरल्यासारखा दिसू लागला गल्ली भकास दिसू लागली आणि तसंच बघत उभं न राहता भराभरा जोता उतरून ते खाली गेले आणि घाईनं दार उठून लुटून परत फिरले लक्ष्मीबाई घराच्या तोंडाशी येऊन उभ्या राहिल्या होत्या टक लावून आबांच्याकडे पाहत होत्या घराचा मुख्य दरवाजा असा बंद केला हे पाहून त्याने विचारलं का दार का पुढे केलं आबा आपल्या तंदरीत होते लक्ष्मीबाईंनी काय विचारलं हे त्यांना कळलं नाही आ असं म्हणत गोंधळल्यासारखे ते त्यांच्या तोंडाकडे बघत राहिले आणि लक्ष्मीबाईने पुन्हा विचारले दार का पुढे केलं हाताची बोट चाळवत आबा बोलले हो केलं पुढं बाहेर काळोख पडलाय कशाला ठेवायचं उघड अजून मुलं घरी यायची आहेत सहज सांगावं तसं लक्ष्मीबाई बोलून गेल्या आणि तळपायाच्या मस्तकाला जाऊन भिडली दिवे लागायच्या वेळी मुलं घरात नाहीत म्हणजे काय तिन्ही सांज चळून अंधार पडला तरी अजून त्यांचा पत्ता नसावा मनातली खळबळ उसळी मारू लागली त्यांना आतल्या आत गलबल्ल्यासारखं झालं राग अनावर झाला नजर रोखून ते लक्ष्मीबाईकडे बघत राहिले ती जळती नजर बघून लक्ष्मीबाई काही न बोलता मान खाली घालून आपल्या पायाकडे बघत राहिला आबांचं सगळं अंग संतापानं थरथर कापत होतं आतनं भडका उडाला होता आणि अंगाचा सगळा डोम झाला होता एकाएकी आबा गरजले देवाला सोडल्या धुळीसारखा पोरा अजून बाहेरून उंडकतात त्यांना काही घरदार आहे की नाही खाली घातलेली मान वर न करताच हळू आवाजात लक्ष्मीबाई म्हणाल्या मीच पाठवलंय फार शहाणे आहात रात्रीच्या वेळी कुठं धाडलं त्यांना शेजारीच उद्धव नानांच्या घराकडे उद्धव नानांच्या असं म्हणून आबा नजर लावून तोंडाकडेच पाहत राहिले मान किंचित वर करून लक्ष्मीबाईंनी त्यांचा तो अवतार निहाळून घेतला आणि त्यांना आज त्यांना कसं शांत करावं हाच त्याच्यापुढे पेच पडला काय सांगावं हे सुचत नव्हतं खरं म्हणजे राग असा त्यांना कधी येतच नसे त्यांना इतकं बेभान झालेलं लक्ष्मीबाईंनी कधी पाहिलं नव्हतं त्यांचा हा कोप आणि हा अवतार त्या पहिल्यांदाच पाहत होत्या आता हा राग कसा आवरावा कसं त्यांना शांत करावं त्यांना पटेल असं काहीतरी सांगणं भाग होतं कशी समजूत काढावी लवकर काही सुचतही नव्हतं आणि आबा तर संतापाने नुसते बेभान होऊन गेले होते नजर रोखून पाहत होते मुलांनी तरी लवकर येऊ नये अंधार पडतात घरी यायला त्यांना काय झालं अजून कसलं खेळणं त्यांचं या रागाच्या भरात जर आता ती घरात आली एकाएकी लक्ष्मीबाईंनी मान वर केली आणि नजरेला नजर देत त्या म्हणाल्या अभ्यासाला म्हणून गेलेत आपल्या एका हाताच्या बोटानं शेंडीला तिढे देत आबाने उलट सवाल केला दुसऱ्याच्या घरात अभ्यासाला पाठवायला या घरात काय जागा नाही बोला लवकर आहे ना जागा पाण्यावर बुडबुडा येऊन फुटावा तसा खालून आवाज वर आला हो आहे दिवाबत्तीची सोय नाही आहे मग त्याने पाठ्यपुस्तकं नाहीत लक्ष्मीबाईने नुसतीच मान हलवली आणि आबा कडाडले आहेत ना पाठ्यपुस्तकं हो आहेत मग कपाळावर आठ्या चढून आबाने पुन्हा विचारलं हे सगळं असताना आपलं घर सोडून त्यांना बाहेर का पाठवलं घरात अभ्यास कसा करता येत नाही भीत भीत लक्ष्मीबाई बोलल्या मुलात मूल रमत नको काय म्हणायचं त्यांना होय नको म्हणायचं आबासे अंगावर खेकसले आणि दान दान पाय आपटत ते एरजरा घालत राहील लक्षणं काही ठीक दिसत नव्हती चौताळासारखे ते पाय आपटत फिरत होते आणि लक्ष्मीबाईंचं काळीजच तुडवलं जात होतं कधी असं कधीच पाहिलं नव्हतं एवढ्याशा कारणावरून हे इतकं कसलं रागावणं मुलं काय कधी रात्र करून घरी येत नाहीत यासाठी एवढी का राग डोक्यात घालून घ्यायची माणसानं इतकं कसलं बोलायचं काय करावं कळत नव्हतं आणि जरा पुढं झाल्यासारखं करून दाराकडे जात लक्ष्मीबाई म्हणाल्या शांत व्हावं घेते बोलावून अभा पुन्हा गरजले तुम्ही आज जा कुठं निघालात असं विचारत जोता उतरून तेच खाली आले लक्ष्मीबाई जागच्या जागी स्तब्ध उभ्या राहिल्या संतापलेले आबा दरवाजाकडे गेले त्यांनी कडी काढली आणि दोन दारांपैकी एकच दार उडून त्यांनी भली एक खाळी दिली केशवा ए केशव माधव अरे माधव आबांची हाक काळीच कापत गेली आणि साऱ्या गल्लीभर घुमत राहिली त्यांच्या हाकेला कोणी ओ दिली नाही पण त्यांच्याच आवाजाचा प्रतिध्वनी मात्र उमटत राहिला कुणी ओ देत नव्हतं आणि हाका मारण्याचा सपाटा सारखा चालू होता आपल्या दोन्ही मुलांची नावं घेऊन आबा उसंत न घेता हाका मारित होते संबंध गल्लीच गरजत होती ब्राह्मण आळी सगळे धन आणून गेले होते त्यांचा तो आवाज गल्लीतल्या अनेक दगडी भिंतीवर जाऊन आदळत होता आणि इकडून मारला टोला तिकडून परत यावा तसा त्यांचाच आवाज त्यांनाच परत ऐकू येत होता लक्ष्मीबाई निमूटपणे ऐकत राहिल्या अखेर न राहून त्याच पुढे झाल्या आणि जवळ जात म्हणाल्या असं नाही ऐकायला यायचं त्यांना मीच जाऊन बोलावून आणते हाक मारायचे थांबून अबानीच लक्ष्मीबाईंना विचारलं एवढ्या मोठ्यांदा हाका मारल्या तरी ऐकायला जात नाही त्यांना एवढ्यात पावलांचा आवाज कानावर आला मान फिरवून आबा समोर पाहत राहिले पावलं जवळ येत होती उघडलेलं एक दार हातात धरून आबाने एक वार लांबवर नजर टाकली मुलं घराजवळ आली होती आणि आबांची नजर थेट राम मंदिराच्या कोपऱ्यावर जाऊन भेटली होती काही दिसत नव्हतं नुसता काळोख पसरला होता आबा असे दारला एक आडवा हात लावून उभे राहिले होते आणि भ्यालेली मुलं मानाखाली घालून त्यांच्यासमोर दारातच उभी होती आबांच्या हक्का ऐकून त्यांचा थरकाप उडाला होता आणि त्यांना असं दारात पाहून त्यांची गाळणच उडाली होती आडवा हात करून ते वाटेतच उभे होते त्यांच्या अंगावरून आत जाण्याचा कुणाला धीरच होईना अखेर थोरला मुलगा केशवच मनाचा हिया करून पुढे झाला उंबरा ओलांडून तो आत आला आणि झडप घातल्यासारखी करून अबाने एका हाताने त्याची मान धरली आणि दुसऱ्या हाताने बकाबक त्याच्या पाठीत बुक्क्या घालायला सुरुवात केली एका पाठोपाठ चार सहा बुक्क्या त्याच्या पाठीत घातल्या त्याच्या जागी माधव असता तर हुक भरून खालच्या भुईवर आडवा पडला असता पण केशव तसा जरा झोंडच होता चौदा वर्षांचा असला तरी मिसरूड फुडून निबर झाला होता वाढीस लागून नुसता उंच दिसत होता होता शेराटा पण पोलादाची काम होती आबांच्या पाच सहा बुक्यात तो काही गारच झाला नाही शाळेतल्या उन्हाळ पोरांचा थोडा बहुत गुण त्याला लागलेला होता मार बसतोय हे बघून केशवनं चपळाई केली सगळं बळ एकवटून रानडुकरासारखी त्यानं एक मुसंडी मारली आणि थेट त्यानं आतलं घर गाठलं तो असा हातातनं निसटला आणि उसासा टाकत आबा नुसते बघतच राहिले केशवच्या या वागण्यानं त्यानं धसकाच बसला न जुमानचा तो असा आत पळून गेला आणि आबांचा पारा आणखी चढला केशवनं हिसका दिलेला हात जरा लचकल्यासारखा झाला होता त्याचाही राग मनात लसत होता पण इलाज नव्हता त्याच्यावर आणखी राग काढण्यात आता अर्थ नव्हता पोर बरोबरीला आलं होतं गळ्या इतकं वाढलं होतं नुसतं वाढलं नव्हतं काही ऐकत नव्हतं झुंड झालं होतं गळ्याला फास लावायला पोटी जन्म घेतला होता त्याच्या अंगाला हात लावला हीच आपली चूक झाली जुमानतात तोवरती मुलं राग आणखी अनावर झाला झालेल्या चुकीलाही संताप आला होता तेलाच्या टाकीला जाग लागली होती आणि एकाएकी माधव समोर आला पंतांना विवेक राहिला नाही त्यांनी लचकलेलाच हात परत वर उगारला आता कसली भीती नव्हती हाताला हिसडा देऊन पळण्याची धमक आणि चपळाई माधवच्या अंगात मुळीच नव्हती एकतर तो नेबळा होता आणि शिवाय कोवळा होता हे पोर सालच जन्माला आलं होतं आबांची एक बुक्की बसली आणि धाडकन ते परशीवर खाली पडलं उपराट तिपराट होऊन माशासारखं कळवळू लागलं आणि खाली वाकून आबा बुक्क्या हाणू लागले कसला विचार न करता मारू लागले पोर एकसारखं तळमळत होतं आणि आबांचा दुखावलेला हात शांत होत होता आराम पडत होता ना हे बघवेना त्या आडव्या आल्या आणि पुढं होऊन त्यांनी खाली पडल्या पोरला पोटाशी धरलं आबाना मारता येईना मग त्यांनी त्यांच्या एका बकोडीला धरून त्याला वर उचलत विचारलं कसला अभ्यास करत होता रे थोरल्याच्या नादी लागून तू सुद्धा असा बिघडतोस काय करत होता इतका वेळ मला फसवता कुठं आहेत तुमची पाठी पुस्तकं कशानं अभ्यास करत होता दगडाचा अभ्यास आबाना पुढं ना संतापाना अंग थरथरत होतं ओठ कापत होते आणि हाताची बोट चुळबुळत होती बुख्या घालून थपडा हाणून हाताच्या तळव्याची नुसती आग आग झाली होती मस्तकच फिरून गेलं होतं डोळे फाडून ते बघत राहिले होते जवळ एक पुस्तक नाही हातात पाठी नाही अभ्यासाचं नुसतं निमित्त होतं पोरं कुठंतरी हुंदडायला गेली होती अरे जा तुम्हाला खेळायला कोण नको म्हणतं पण काही काळ वेळ मुलाच्या जातीनं दिवसाबरोबर घरात येऊन बसू नये केव्हा दिवस मावळलाय केवढा अंधार पडलाय जरा तरी काही कसला विचार अशा ह्यांना चांगलं वळण कसं लागायचं पोरांचं धरलेलं बोट बखोट तसंच हातात धरून आबा उभे होते राग अजून कमी झाला नव्हता लक्ष्मीबाई मुलाच्या अंगावरचा सदरा वर करून त्याच्या उघड्या पाठीकडेच बघत राहिल्या होत्या माधवची पाठ सगळी लाल भडक होऊन गेली होती त्याला पोटाशी धरत त्याने पंतांना विचारलं आता राग आवरता ना का जीव घेऊन टाकणार आहात मुलाचा लक्ष्मीबाईंचे डोळे पाण्यानं भरलं होते काठोकाठ भरलेली ती तळी बघून आबांनाही एकाएकी भरून आल्यासारखं झालं सावकाश पावलं टाकी ते जोता चढून वर गेले मुलांना मारला कुठला अवसान अंगात आलं होतं कुणाच ठाऊक एकाएकी अंगातलं सारं बळच खचून गेलं कसलं त्राण अंगात नव्हतं जीव अगदी थकला होता काही अर्थ नव्हता धड पायावर उभं राहता येत नव्हतं पाठीला कणा असून नीट बसता येत नव्हतं काय हे सगळीच गात्र दगा देत चालली होती आताशी मनावर ताबा सुद्धा ठेवता येत नव्हता इच्छा असून ठेवता येत नव्हता इतकं का मारलं कशासाठी असा कोणता घोर अपराध त्यांनी केला होता कुणाची चोरी केली होती शब्द मोडला होता छे छे तक्क्याला पाठ लावून माधवकडे बघत आबा बसून राहिले अजूनही लक्ष्मीबाई त्याला पोटाशी घेऊन तिथेच बसून होत्या लांबून बघत आबाने विचारलं त्याला घेऊन तिथेच बसणार आहात काय पडून गेले आभाळात पुन्हा ढगोळा होऊ लागले गदगदू लागले चारही अंगाने असं भरून आलं आणि नजर रोखून बघत राहिले लक्ष्मीबाई उठल्या माजूला घेऊन त्या आत निघाल्या आठवणीनं दार पुढं लोटायचं त्यांना सुचलं नव्हतं त्या उघड्या दाराकडे बघत आबा ओरडले डोळे फुटले काय तुमचे गडबडलेल्या लक्ष्मीबाई जागच्या जागी थबकल्या आणि कसला अपराध झाला आहे हे न कळून भेदरल्यासारख्या पाहत राहिल्या करड्या आवाजात हुकुम चोळावा तशा आबा म्हणाले नुसत्या अशा बघत राहू नका दार लुटून कडी घाला लक्ष्मीबाईने मागे फिरून दार लुटलं कडी घातली आणि ती लेकर आता वळली दार पुढं करायचं सांगायचं तर इत इतकं ओरडायचं काय कारण होतं आज असं का तोंड सोडलंय कळत नव्हतं काही विचारायची ही सोय नव्हती सगळेच गप्प झाले आणि सारं घर भयान दिसू लागलं